आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका अपयशाची पर्वा करू नका कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाका सतत कर्तव्य करीत रहा आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल मदतीसाठी इतरांपुढे गयावया करू नका कारण तुम्हाला मदत करू शकेल एवढी शक्ती कुणातच नाही आपल्या दुःखांसाठी इतरांना दोष देऊ नका कारण सत्य हेच की कोणीही तुम्हाला दुःख पोहोचवू शकत नाही तुम्ही स्वतःच आपले मित्र व शत्रू आहात ज्या काही बऱ्या वाईट परिस्थिती तुमच्या समोर दिसत आहेत त्या तुम्ही स्वतःच निर्माण केल्या आहेत स्वतःचा दृष्टिकोन बदलला तर त्याच क्षणी हे भीतीचे भूत अंतरिक्षात अदृश्य होऊन जाईल